श्रीराम समर्थ पंचिका आठवी समास तिसरा योग पूर्ण सच्चिदानंद ब्रह्माचे लक्षण मागे स्पष्ट केले आहे त्याच्या सद्रूप चिद्रूप अंशांना अज्ञान किंवा माया आवरण घालू शकत नाहीत सच्चिद्रूपाला जर आवरण घालता आले असते तर अज्ञान कोठे निर्माण होईल आणि मायेचा व्यवहार कशावर म्हणजे कोणत्या अधिष्ठानावर होईल ब्रह्माचा तिसरा आनंदरूप अंश मात्र आच्छादिल्यासारखा आहे त्या आवरणाचा नाश होण्यासाठीच महावाक्य प्रवृत्त झाली आहेत त्या त्या महावाक्यांचा उद्देश आनंदाची प्राप्ती व्हावी हाच असतो उत्तम अधिकारी सत्शास्त्र सत्संगतीने व विचाराच्या सहाय्याने अपरोक्षपणे त्या आनंदाची प्राप्ती करून घेतात त्यांच्याप्रमाणे मंद प्रज्ञांना तो आनंद सहजपणे प्राप्त होत नाही त्यांना अभ्यासाने मोक्ष प्राप्त होतो त्यासाठी आता अभ्यास मार्गाचे स्पष्टपणे विवेचन करायचे आहे प्रथम गुरुमुखाने श्रवण करावे श्रुतीप्रमाण अशा परिपूर्ण ब्रह्माचे संशयरहित पण परोक्ष ज्ञान करून घ्यावे आता तेच ब्रह्म स्वतः व्हायचे असेल तर तत्परतेने अभ्यास करावा लागेल अभ्यास नसेल तर केवळ शाब्दिक ज्ञान व्यर्थच होय ज्याप्रमाणे कोरड्या लेखणीतून अक्षरांच्या ओळी उमटत नाहीत त्याप्रमाणे ब्रह्म न जाणता सर्व ब्रह्माची कल्पना मनात ठसणार नाही अंतःकरणाच्या विवरस्थानी ब्रह्म ठेवलेले आहे असे श्रुतिवचन आहे त्या ज्ञानाच्या शाईत बुद्धिरूपी लेखणी अभ्यासाने बुडवून घे मग इंद्रियांची प्रवृत्ती ज्या ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी जाणीव प्रकट होईल तिचाच साधन म्हणून कसा उपयोग करायचा ते योग्य रीतीने सांगतो अरे शिष्योत्तमा अभ्यासाच्या चार भूमिका असतात त्यांचा एका अंतःकरणाने अभ्यास करावा त्या अभ्यासक्रमाच्या चार अभ्यासाच्या चार भूमिका म्हणजे विक्षिप्तता गतायाता संश्लिष्टता सुलीनता या होत त्यांचा एकांतात बसून अभ्यास कर मन जेथून उत्पन्न होते आणि विषय कल्पना यांची आठवण करते त्या आठवणींनाही जाणणारे असे जे आहे ते काय आहे मनपणाचा त्याग करून जेथे वायूचे स्फुरण होते तेथे निश्चळ रूप ज्ञानाचा अवलंब करावा तेथे निश्चळ राहून जे ज्ञान होते ते प्राप्त करून घ्यावे स्फुरणाच्या उपाधीमुळे मर्यादित एकदेशी चंचल स्वभावाचे जे काही दिसू लागते ते खोटे आहे ब्रह्म हे आकाशाप्रमाणे निश्चळ असते त्याच्या मनामध्ये नृत्याचा मनामध्ये निर्धार केला तर चंचलत्वाने स्फुरणाऱ्या लहरी चैतन्य सागरावरील लाटांप्रमाणे एकदेशी दिसू लागतात एकदेशी म्हणजे मर्यादित व्याप्तीच्या ते ब्रह्म आपणच आहोत असे जेव्हा वाटते तेव्हा होणाऱ्या आनंदाने सबंध ब्रह्मांड भरून गेल्याचे जाणवते ते सुख शब्दाने बोलून सांगता येणार नाही ज्याचे त्यालाच ते कळते पण हा अभ्यास करत असताना प्रत्यक्षात विघ्ने निर्माण होतात ती विघ्नेही चार प्रकारची आहेत त्या विघ्नांचे स्वरूप आणि त्यांच्या परिहाराचे उपाय याची आता ओळख करून घेऊ विक्षेप लय कषाय आणि चौथा रसास्वाद अशी ही चार विघ्ने होत परंतु आपल्या भूमिकेचा अभ्यास नीट केला तर त्या विघ्नांचे आपोआप निरसन होते विक्षेपाचे स्वरूप कसे असते मन विषयाच्या आकाराप्रमाणे संकल्प करू लागते ब्रह्म निर्विकार असताना त्याच्या ठिकाणी आपण जे पदार्थ पाहिले असतील ते ते एकदेशित्वाने भासू लागतात आता अशा वेळी सर्व ऐश्वर्याचे सौभाग्य जणू असलेले वैराग्य साधकाच्या ठिकाणी असले पाहिजे जे जे अयोग्य असेल त्याचा दोषदृष्टीने त्याग करावा तो त्याग तरी कसा असावा त्या त्यागाबरोबर विवेकाची जोड असावी विषयरूप पदार्थाचा ठसा कशावर उमटला आहे हे जाणून घ्यावे आकाशामध्ये जसे मेघ दिसू लागतात पाण्यावर जशा लाटा उठतात त्याप्रमाणे अफाट अशा स्वरूपाच्या म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी विषय भासत राहतात मग शेवाळं बाजूला करून पाण्याचे सेवन करावे त्याप्रमाणे ब्रह्मरूप प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यासाठी विषयांचा त्याग करावा हा त्याग एकदा करून भागत नाही कारण विषयांचे भास वारंवार होत असतात विवेकाने त्यांचा त्याग करावा त्याखेरीज दुसरा उपाय नाही हा विक्षेप होय आणि त्याचा त्याग करणे ही विक्षिप्तता होय हाच अभ्यास सर्व काळ केल्याने मनाला ब्रह्माच्या ठिकाणी अचानकपणे गोडी उत्पन्न होते पण विषय आणि ब्रह्म या दोन्हीबद्दल सारखीच आवड असते त्यामुळे एका क्षणाला ती आवड मनाला विषयाकडे ओढते तर दुसऱ्या क्षणाला ती स्वरूपात म्हणजे ब्रह्मरूपात आपली आपण बुडी मारते या विघ्नाला गतायाता असे म्हणतात बाबा रे हा विक्षेपाचा संस्कार आहे हे ओळखून घे त्याच्या निर्मूलनासाठी पूर्वाभ्यास आणि विवेकासहित वैराग्याची आवश्यकता आहे अशा अभ्यासात प्रावीण्य प्राप्त झाल्यावर मनातून विषय नाहीसे होतात विषय नष्ट झाल्यामुळे मनाचा स्वभावही हरपून जातो अशा अभ्यासाने विक्षेपाचे मुळासकट निर्मूलन होते त्यापुढचे विघ्न म्हणजे लय हे आहे त्याचे दोन प्रकार आहेत मनाचे चलन थांबताच निद्रा येऊन व्यापते आणि वृत्ती शून्य होऊन काहीही आठवत नाही त्यामुळे आत्मत्व दूर राहून निजसुखही नष्ट होते आता याचे निरसन आवडीने केले पाहिजे मी सर्व सुखाचा कंद आहे अमूप आहे निष्कल आहे द्वंद्वहीन एकमेव आहे असे आठवावे पण त्यावेळी शब्दांचा आश्रय करू नये त्यामुळे सुखच प्रकट होऊन वृत्तीमध्ये त्याचे भरते दाटते त्या योगे प्रकाशामध्ये जसा अंधार नाहीसा होतो तशी निद्रा वृत्तीशून्यता ही विघ्ने ओसरतात अशा वृत्त्यानंदाची प्राप्ती म्हणजेच संश्लिष्टता होय तिच्या योगाने लय विक्षेप इत्यादी विघ्ने दूर होतात संश्लिष्टतेमुळे दोन विघ्ने निर्माण होतात त्यांची नावे कषाय आणि रसास्वाद अशी असून ती दोन्ही समाधीला विघ्नकारक आहेत हिरवे पिवळे असे रंग दिसू लागतात अथवा निरनिराळे नाद उठतात हे कशायाचे लक्षण आहे असे जाणावे मी परिपूर्ण ब्रह्म झालो आहे असा वृत्ती अभिमान धारण करते त्यामुळे स्वरूपापासून साधक वेगळा पडतो हा रसास्वाद होय त्यासाठी काय करावे तर वेगळेपणाच्या वृत्तीचा त्याग करावा नाद रंग इत्यादींचाही ओकलेल्या पदार्थाप्रमाणे त्याग करावा वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी मुरते आणि मग केवळ भूमत्व म्हणजे व्यापक पण उरते आकाशात ढग विरून जावेत किंवा समुद्रावरील लाटा ओसराव्यात तसा हा अनुभव आहे या अवस्थेला सुनी सुलीनता म्हणतात ती निर्विकार अशी अवस्था आहे अशी समाधी दृढ झाली तर निर्विशेष ब्रह्मानंद होतो अपरोक्ष सुखाचा अनुभव येतो अंतःकरण त्यात सुटकळून निघते मन बुद्धी अहंकार इत्यादी सर्व त्याने व्यापून जातात अज्ञानाचे आवरण तुटल्याबरोबर सच्चित घन असे ब्रह्म आनंदासह हृदयाच्या पोकळीत भरून जाते इंद्रियाची दारे बंद झाल्याने घटाची घनता विरून जाते आणि सर्वांगाची दशा आकाशाप्रमाणे होऊन जाते आनंदाचा प्रकाश उसळून सर्व ब्रह्मांड व्यापून टाकतो तसाच पिंडासही अंतर्बाह्य व्यापून टाकतो तो कठीणपणा राहूच देत नाही अणुसहित सर्वाचा भेद करून आपल्या पुष्टीने आकाश पृथ्वी सर्व व्यापून टाकतो ब्रह्मांडाचा लोप होतो कठीणपणा विरून जातो नामरूपाचा सर्व व्यवहार मृगजळाप्रमाणे लटका होतो आत्मस्वरूपाच्या या पुरात ब्रह्मांडाच्या अनंत रांगा आहेत त्या रांगा म्हणजे त्या पुरातील पाण्याच्या तुषारकणांच्या लाटाप्रमाणे दिसतात असा अनुभव येतो ती वृत्ती जर सोडून दिली तर ती अनंत ब्रह्मांडेही लयाला जातात त्यानंतर सगळीकडे केवळ निसंग असे ब्रह्मच भरून राहिलेले असते ज्याला अभ्यासाची गोडी असते त्याला स्वानुभवाने हे यश प्राप्त होते आणि विवेकाने सायुज्य मुक्ती प्राप्त होते इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे अभ्यास योग प्रकारे तृतीय समासः श्रीराम समर्थ